जयाची दारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ मायाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज बी बीज शुद्ध परी पाही बीज शुद्ध अंगी परिपाहि बीज शुद्ध अंगी जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ घातली मुक्तीची गावादी जयाने घातली मुक्तीची गावादी जयाने घातली मुक्तीची गावादी मिळविली मादी वैष्णवांची मिळाविली मांदी वैष्णवांची जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी काय उणे तुका म्हणते ते सुख काय उणे तुका म्हणते ते सुख काय उणे राय समाधान चित्ताची राय समाधान चित्ताची जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी कैसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ